रामकृष्ण गोविंद भागवत प्रथम स्कंद अध्याय नववा पूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण राजा युधिष्ठिराला घेऊन भीष्माचार्यांच्याकडे आले आणि युधिष्ठिराला सांगितलं तुझा शोक व्यक्त करून तुझ्या काय शंका आहेत काय प्रश्न आहेत ते विचार असं म्हणून सांगितल्यानंतर त्या युधिष्ठिराला भीष्माचार्य काय म्हणतात भीष्माचार्य म्हणतात पहिला स्कंध अध्याय नववा श्लोक चौदावा सर्व कालकृतम मन्ये भवताम च यदप्रियम सपालो यद्वशे लोको वायोरिव घनावलीही जसे ढग वाऱ्याच्या आधीन असतात त्याचप्रमाणे लोकपालासहित हे सर्व जग काळरूप ईश्वराच्या अधीन आहे मला तर असे वाटते की तुम्हा सर्वांच्या जीवनात ज्या अप्रिय घटना घडल्या त्या सर्व त्याचीच लीला होय पांडवांच्या जीवनात एक दिवस असा काही सुखाचा गेला नाही संकटांच्या मालिका पाठोपाठ मालिका आणि भीष्माचार्य म्हणतात ही सर्व भगवंतांची लीला आहे लीला आहे या तुलनेत मग मी काय रडतो हो पुढं काय म्हणतात भीष्माचार्य ते म्हणतात यत्र धर्मसुतो राजा गदापाने वृकोदरहा कृष्ण स्त्री गांडीवम चापम सुरुत कृष्णोस्ततो विपत पंधरावा श्लोक जेथे धर्मपुत्र राजा युधिष्ठिर आहे गदाधारी भीमसेन आहे अस्त्रवित्ता अर्जुन आहे जिथे प्रत्यक्ष गांडीव धनुष्य आहे आणि स्वतः श्रीकृष्ण सन्मित्र म्हणून ज्यांचे मागे उभे आहेत त्यांच्या आयुष्यात विपत्ती याव्यात ना काय याला म्हणावे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण पावली पदोपदी ज्यांच्या बरोबर आहेत त्यांच्या आयुष्यात सुद्धा संकटांच्या मालिकाच्या मालिका याव्यात पण भीष्माचार्य म्हणतात ही भगवंतांची लीला आहे आणि मग त्यांनी दानधर्मान राजधर्मान मोक्षधर्मान विभागशः भगवत धर्मान समासव्यास योगत सत्तावीसावा श्लोक काय काय सांगितलं अठ्ठावीसावा श्लोक धर्मार्थ मोक्षाश्च सहोपायान यथा मुने नानाख्यानेतिहासेषु वर्णयामास तत्ववित हे सर्व सांगितलं आणि आणि मग जी भगवंतांची स्तुती केली ती स्तुती मी तुम्हाला म्हणून दाखवतो म्हणून दाखवतो तुम्ही ते पाठ करा फार बोलत नाही पुढच्या प्रवचनात आणि पुढच्या प्रवचनापासून आपण यावर चर्चा करणार आहोत श्री भीष्म उवाच रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमने स्वसुखमुपगते क्वचिद् प्रवाह त्रिभुवन त्रिभुवन तमाल वर्णम रविकर गौरवराम्बरं दधाने वपुरलककुलावृताननाब्जं विजयसखेरतिरस्तु मे न वद्य युधितुरगरजो विधूम्रविश्व कचलुलितश्रमवार्यलङ्कृतास्ये मम निशितशरैर्विभिद्यमान त्वचि विलसत्कवचेस्तु कृष्ण आत्मा सपदि सखिवचो निशम्य मध्ये निज रथम् निवेश्य स्थितवती परसैनिकायुलक्ष्णा हृतवती पार्थ सखे रतिर्ममास्तु मुखं निरीक्ष स्वजनवधाद्विमुखस्य दोषबुद्ध्या कुमतिमहरदात्मविद्यया यः चरणरतिः परमस्य तस्य मेस्तु स्वनिगममपहाय मत्प्रतिज्ञाम् कृतमधिकर्तृमवप्लुतो रथस्थः धृतरथचरणोऽभ्ययाच्चलद्गुर्हरिरिव हन्तुमिभम् गतोत्तरीयः शितविशिखहतो विशीर्णदंशा परिप्लुत आततायिनो मे प्रसभमभिससारमद्वधार्थं भवतु मे भगवान् गतिर्मुकुन्द विजयरथकुटुम्ब धृतहय रश्मिनि तच्छ्रिये क्षणीये भगवति रतिरस्तु मे मुमूर्षोर्यमिह निरीक्ष हता गताः स्वरूपम् प्रणय निरीक्षण कल्पितो रुमानाः कृतमनुकृतवत्य उन्मदान्धाः प्रकृतिमगन् किल यस्य गोपवध्वः मुनिगणनृपवर्यसङ्कुलेन्तः सदसि युधिष्ठिरराजसूय एषाम् अर्हणमुपपेद ईक्षणीयो मम दृशिगोचर एष आविरात्मा शरीर शरीरभाजां हृदि धृदिधिष्ठितमात्मकल्पितानां प्रतिदृशमिव नैकधार्कमेकं समधिगतोऽस्मि विधूतभेदमोह सूत उवाच कृष्ण एवं भगवती मनोवाग्दृष्टिवृत्तिभिः आत्मन्यात्मानमावेश्य सोऽन्तश्वास उपारमत गोपाल कृष्ण भगवान की जय भागवताच्या पहिल्या स्कंदातल्या नवव्या अध्यायातल्या श्लोक बत्तीस ते त्रेचाळीस मी वाचले वास्तविक हे मी आधी सांगायला पाहिजे होतं पण आपण शोधा बघा पाठ करा त्याच्या अर्थाबद्दल त्याचा अर्थ वाचून ठेवा पुढच्या प्रवचनापूर्वी आणि त्यापूर्वी या स्लो हे एक अत्युत्तम स्तोत्र आहे बरं का अत्युत्तम स्तोत्र आहे मृत्यू कसा यावा मृत्यू शारीरिक दृष्ट्या कसा येईल हे सांगता येत नाही परंतु मानसिक दृष्ट्या मृत्यू कसा यावा त्याचं उत्तम उदाहरण आहे मला मला हा आदर्श आहे त्यासाठी का आदर्श आहे काय झालं पुष्पवृष्टी झाली पुष्पवृष्टी झाली भीष्माचार्यांच्या वरती असं काय मोठं त्यांनी केलं साधलं याबद्दल आपण पुढच्या प्रवचनामध्ये विवेचन करू पण अत्यंत महत्वाचा श्लोक आहे तोपर्यंत या तीन चार आज जी प्रवचनं आपण अपलोड करून टाकली त्याच्यावर चिंतन करा विचार करा आणि नुसता चिंतन विचार न करता तुम्हाला काही जर चांगले विचार सुचले एखादा विषय राहिला एखादा विषय पटला नाही किंवा एखाद्या विषयावरती आणखी थोडं विस्तृत विवेचन व्हावं असं वाटत असेल तर मला फोन करा पुढच्या वेळेला माझ्या लक्षात नाही पुढच्या वेळेला आपण घेऊ आठवा अध्याय गीतेतला श्लोक वीस याच्याबद्दल काहीतरी थोडं विपरीत मत कुणीतरी व्यक्त केलं मला त्याचं स्पष्टीकरण द्यावंसं वाटतं बघू केव्हा द्यायचं ते पण तुम्ही श्लोक आणि अर्थ वाचून ठेवा गीता अध्याय आठ श्लोक विसावा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे भगवंताने स्वतः आपलं स्वरूप काय आहे ते अत्यंत स्पष्ट केलेलं आहे परंतु कल्पनातीत आहे बियॉन्ड अवर कॉम्प्रिहेन्शन मी त्याची कल्पना करू शकत नाही कोणीही कल्पना करू शकत नाही असं ते स्वरूप आहे काय आहे याच्यावर विचार करू पण अशा काही कुणाच्या शंका असतील तर त्याबद्दल त्याने मला विचारा यथामती यथाशक्ती मी त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन रामकृष्ण हरी